विनाकारण बंधनात का घालायचं असं ते दोघं बरोबर वाटतं ज्याचं त्याचं हे कारण शेवटी संगीत काय कटर आवडलं तर ठीक आहे नाही तर चान्सेल सुद्धा इथे आलं सांगितलं अरे भैया शोर मत करो चारा नाही लो भाग वर हो तुझा अकबर बादशाह मोठा असेल आम्हाला त्याचं काही आम्हाला काही ऐकू नाही चारा नाही काय चालतं हो. त्याची काहीच किंमत नाही त्याची फक्त एवढं आहे की एवढे पैलू दाखवायचे लोक पाहिजे आणि ते आपण रियाज करणं हे करणं त्या गोष्टी पचवणं आणि तसा समाजही पाहिजे ना हां तर ते काहीतरी कुठे कोणाचं तर सगळ्याच गोष्टी हळूहळू आपल्या एक शाळा खूप झाल्या चांगलं का पण सुशिक्षण नाही शिक्षण झालं सुशिक्षण नाही संस्कार नाहीत

सुसंवाद झाला सुसंवाद थोडं थोडं करतो काय थोडी मंडळी आहेत आपलं बसल्या बसल्या एकमेकाची माऊच घ्यायची केवढा

ती बोलली तशी संस्कृत बोलली तर तिला संस्कृत का म्हणतात संस्कारित हा त्याच्यावर संस्कार झाले म्हणून हो. जे संगीत पण त्या काय संस्कार झालेलं गीत आणि त्याच्यावर काय झालं की जी साम गा साम म्हणत असत पूर्वी जे गायलं गेलं गा वेद त्याला साम म्हटले साम म्हणजे नादयुक्त आलापयुक्त हो. असं त्या त्याच्याहून संगीत शब्द मग शॉर्ट झाला सामगीत संगीत ते गीत हा नुसतं हे नाही ते फुलणारं गीत नुसतं सूर नाही फुलणारं गीत तर अशा तऱ्हेने हळूहळू तो शब्द वापरायचाच आला आणि ते कॉन्सेप्शन राहिलं ते शब्द त्याच्यात तुम्हाला शब्द शब्द काढताच येत नाही त्याच्यातून असा एक तो टोटल सबंध फॉर्म येतो आणि त्याच्यातून निर्णय बौद्ध देर हाँ चेन्नई का लेटर आ गया है पहुँच गया और मैं डिटेल में बताऊंगा बाद में अच्छा वाले हाँ।, हाँ और कहाँ गई अच्छा कुछ तकलीफ तो नहीं होगी ढूंढने में अभी टैक्सी से ही जाएंगे धा धा नाही आहे ता धा कुठेच नाही ते चार ते पंजाबी मध्ये कसं धा धी असं समतो खाली दोन कंटिन्युटी आहे पण याच्यामध्ये त्या टप्प्याच्या ठेक्यामध्ये चार चार हे अजिबात नेगे वेगळे दिसतात झिन झिन झिन झिन झिन टॅक झिन असा तो आता तो एक डौल आहे याच्यामध्ये टप्पे गायले जात असे या ठिकाणी काय सांगा हो. त्या टप्प्याच्या वर्कशॉप याच्या वेळेला त्या ह्याला बोलवलं आणि चार ठेक्यापैकी शेवटी एकच ठेका लागला आणि दुसरा ठेका लागताना ती ही ही होती ना साराबाई तिचा तिला टाला सुद्धा ती पाच वाजून पण तिचा हातात टाल राहिला म्हटलं माझ्या हातात ठेका द्या आणि चारी ठेके मग प्रयोग करायचा होता आणि चारी ठेके मी वाजवून मग जाऊन दाखवलं ते दोन्ही काय ती ब्युटी आहे ती त्याचा तुम्हाला अनुभव घ्यायला पाहिजे बसवलं पाहिजे तर त्याची मजा आहे आम्ही आपलं काम असे केले की आम्हाला ते घालवायची वाटली नाही आहे काहीतरी करून ठेवलं पाहिजे त्याचा अभ्यास आहे कुठे कुठे आम्हाला ते जिरायला मिळणार मी तारा तारानाथला हो. याला तुमच्या नारायणला त्याला शिकवून हे ठेकवून तयार करून घेतले होते इवन त्याला सुद्धा हा ठेका मी याला लावायला लागला अशी ह्या ह्या ठेकेची मजा सांगतो काय की मा माझा का यशवंत केरकरचं पहिल्यांदा बिझनेसलं होतं चांगलं का तिथे काँग्रेस हॉलच्या समोर तिथे एका जागेवर ते गायला बसत असत ना तिथे माझ्यावर चुकून तो गायला वाजवायला आणि त्या काय झालं त्याने मला त्याला मी खूप वाजव दिलं झपटाल बिपटाल मग खुश झाला माझ्यावर म्हटलं आता माझा ठेका झाला लावा मी हा शिकवा त्याने बस आणि मग दोन चार मिनटं गेली आणि त्याने तबला असा उचलून मैफोली ठेवून दिला बुवा आणि ह्यांचं काय हे समेला तर पण आमचा ठेका चुकतो म्हणे इथला सवयीशिवाय ठेके खूप घोटल्याशिवाय तो ठेका हातात आमचं म्हणलं इथला ठेका चुकतो त्यानं काही नाही हे आपले गाऊन जातात मोकळेपणे बरं एवढंही करून तो हातात ठेवून म्हणजे घुटून आलं किंवा तरी देखील तो गाताना राहत नाही खेचला जातो त्या त्याच्याबरोबर तो खेचला जातो सवय पाहिजे त्या गाण्याची आता कुठे करायची दादा आहे ते कोणी शिकायला दूर पडतात येत नाहीत कोणाला हुरूपच नाही त्याच्या आणि तिकटही नाही मी रोज देत नाही पण शिकवत नाही म्हणून परत बाहेर बॉम्ब काढायचा रवीची आता मेहनत चांगली चालली सोडून दिलेलं परत बॅक अगेन का जरी भाषा ह्याची निराळी असते ह्याच्यावर बंधन येतं त्याच्या हाताचे टचीस हे ते बंधन येतं ह्याच्या एक स्वतंत्र प्रॅक्टिस लागतेच बायाला वजन छान बायाला वजन रवीच्या छान बायाला ज्या आहेत त्याच मी मांडतो पुढे मागे मग मी ह्याच्यापेक्षा ज्या वरच्या स्तराच्या आहेत पुढे मागे संबंध वाढला म्हणजे कारण वेळही लागतो त्याला आणि मला जबानवर बसावं लागतं थोडंसं स्वरावंच लागते हल्ली काय मला गाण्याचं वाटव नसल्यामुळे का थोडा विचार करावा लागतो आठवावं लागतं आणि ते तेवढ्यात ते सूत्र सुटतं <coughs> नाहीतर कागदावर लिहिलेलं परण वाजवायचं जरा थांबा म्हणून काय हल्ली ठेके तसेच आहेत ना झिन झिन केव्हा सुरू झालं नाना केव्हा संपतो हे काही गाडी ड्रायव्हरला गाड्याचा काय पटा नसतो कारण काय होतं पुढे मग थकवा येतो हे होतं हां मी बिहाग काय तो बिहाग हा रेमटखाचा अत्यंत आवडता असा राग होता काय काय बेहोश अवस्थेत तू दुसऱ्या रागातून यम बिहागमध्येच उतरायचा त्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा असं एका ठिकाणी झालेलं आहे ते भसन गाताना इतका त्याचा आणि दुसरा त्याचा मालकंस राग हे होता आणि त्या मालकंस रागाची एक आठवण अशी आहे पारनेरकर महाराज माहीत आहेत ना इंदोरचे वसंत पोद्दार वगैरे आता ज्याला लेक्चरिंग वगैरे शिकवलं ते पारनरकर महाराज का मायावादाचे मुख्य हे विरोधक तर त्यांनी एक आठवण सांगितली की त्यांच्या गावाला रेमटका आहे का त्यांचे दोस्त होते जागीरदार त्यांच्याकडे कधी कधी राहून राहिलेले आहेत ते विनवणी करून सुद्धा काही दिवस मालकोच गाठ नव्हते बा रेम खान एक दिन भैया आप मालकोच क्यों नहीं गा रहे हैं कुछ लहान बाळासारखं होतं ते नाही म्हटलं नाही ते काय म्हणायला माहिती आहे त्याच्याशी मला भीती वाटते ते काय मी बालकं सुरू करतो माझ्यासमोर कोणीतरी पांढरा शुभ्र वस्त्रधारी असा कोणतरी पुरुष उभा राहिला असा मला भास होतो आणि मला त्याची भीती वाटते म्हणजे किती म्हणते मनुष्याचं असं असतं ती मूर्ती कशी गुणरूपाने उभी राहते हे जे राग आहेत ना त्यांचे काही एक हे आहेत किंवा यू फील व्हायला पाहिजे असतं तसं ते बिहागमध्ये याच्यामध्ये पुढे एक एक स्टेज येते तर तुम्हाला ते फील होतात का तुम्ही सांगितलं हाऊस ऑफ वॅक्समध्ये कसं पाहिलं तो कसा त्याला अंधारतो गोंधारतो सांगायचं तसं फिलिंग येतं आणि ह्या चिजांच्या आधारातून ते समजतं आता मी स्लोची चीज घेतो कैसे सुख सोवे जाणार या चिरा बाहेर पण पण त्याच्या मुळातलं पाहिलं तर त्या एक प्र जण कशी एक आकृती आहे म्हणजे फ्लुईड स्कल्चर ज्याला म्हणतात आणि त्याच्या प्र त्या भा शेवटी काय होतं राग राहत नाही शब्द राहत नाही फक्त त्याची मूर्ती एक आत वज असते जरा आवाज पाहिजे अरे आवाज नुसतं साफ करतो तुम्ही बघून घ्या तसं तर दोन आणि तीन मात्रेचा हे ठेवलेलं आहे बीच ठेवलेलं आहे रिरण रिरण रिन रिरण तसे ते आपल्या भर भरतनाट्याच्या वेळेला की दोनच ताल होते काय नाव त्याचं चट चटचट कुट चाच कुट तीन आणि दोन ह्याच्या हिशोबाने ते आणि त्याच्यात सगळी दुनिया बनते 这叫啥子？ त्याच्यात त्यांनी मंत्राचे शब्द गाठलेले आहेत मी जी माहिती मिळाली ह आणि र लक्षण आलं का ह आणि हा हर हार्टचा स्पंदन करतो हर सबंध मागचं स्पायनल हे करतो आणि त्याच्यात ओंकार गाठलेला आहे ग आणि गणपतीचा जो आहे गम उच्चार ओम गम गणपती महा तो गम जो आहे हा मुख्य हे आहे आणि तो संगीतामध्ये येतो स्वाधिष्ठान चक्राला धक्का मार ते शिकावं लागत आणि मग त्याच्याने आणि मग त्याच्याने काय केलं की ह र आणि ह मिश्रण उलटा केलं म्हणजे हर आणि हरी होतो लक्षण आहे का ते शक्ती बीज आहे ती ती उलटी केली तर ती प पब्लिकसाठी नाव देवाची नावं झाली असा त्याच्या लिंक जमले मंत्रशास्त्राचा अभ्यास ना ह्रीम अक्षराचा अभ्यास करावा लागतो ओम एम ह्रीम क्लीम वगैरे तर त्याच्यामध्ये तिचा मंत्र रे रना ना ना र र ना त्याचा उच्चार शिकवत असत बरोबर राय नाय असा नाही आहे र न मग त्याच्यातून न र नारायण काढला रे पण दुसरी एक की बिनकाराने हे जास्त वापरलं त्याला डग डग डग डग ते म्हणत असत डग डग डग हा जो आहे हा बिनकाराने जास्त वापरला ரணா जरा आवाज टाकून घेतल्यानंतर रात्रभर चालत आता मी ही चीज नेहमीची घेतोय सांगा का कैसे सुख सोवे या माई श्यामा मुरट चित चढी म्हणजे मग काल मी जसं दाखवलं की गोकल गाव तो तिथे जसं हे करतो इथे तो त्याला तिथे हे दाखवतो विरह दाखवतो काय सुख आता न्यास करताना समेता हे वाक्य संपलं कविता तर त्याची जोड का चाडी ही क्रिएटिव्हिटी इथून सुरू होते ए कसे सोट सदा रंग उकलायो जा बिज गांठ पड़ी सोट सो सो आता हे फ्रेझिंग करताना शब्दाचं फ्रेझिंग असतं एक्सप्रेशन बोलबाट ज्याला म्हणतात रागाच्या सरांचं फ्रेझिंग करावं लागतं आणि श्वासाचं फ्रेझिंग करावं लागतं काही लोक म्हणतात की सगळा श्वास आ लावून हे करा तसं नाही कारण मग उच्चार मॉड्युलेशन होत नाही का कारण बोलताना आपण एका श्वासात एका सुरात बोलत नाही कधी बोलणे ते बोलणे बा म्हणून श्वासाचा एक श्वास न ठेवता कुठे मोडायचा हे कळलं पाहिजे सो सो सदा इथे श्वास नाही तोडला स्वर तोडलाय सदा ಆ या खाली भरीमध्ये मिळालं पाहिजे तेव्हा तो सगळा म्हणून एकजीव तो काही आमटी किंवा भाजी काय व्हायची स्वाद तेव्हा येतो नाही आपल्या तिलवाडा तेल Job. ग्वाल्हेरच्या आमच्या तिकडच्या याच्याप्रमाणे अंतरा मुद्दाम समेसाठी थांबायचं नसतं अंतरा जिथे हे सगळं तिथून एक्सटेन्शन घ्यायचं सुख हा हो. कारण हा स्वतंत्र भाग नाही आहे याचे एक्सटेन्शन मागे हा वाद मी थोड्याशा दोन गोष्टी मागच्या सांगतोय हा माझ्या गुरुजींकडे भटकंडी शिकत असताना काय झालं होतं की त्यांना ख्यालाचा आहे माहीत नव्हते ख्यालाची ही चाल ही आपल्या नेहमीच्या माणसाच्या चालीसारखी आहे दिल नाही आहे दुपटामध्ये जिकडे तिकडे तेच अक्षर त्याच माणसाला येतं आणि तो पण थांबावं लागतं इथे तसं नाही आहे इथं तो खाली भरी चालू असताना तो बोलताना तुम्हाला का मागे पुढे झालं तर तुम्हाला ॲडजस्ट करायचं असतं जसं आपण चालताना जसं ॲडजस्ट करतो तर ते ॲडजस्टमेंट त्याला कंट्रोल फुल कंट्रोल आल्याशिवाय तो करू शकणार नाही त्याला का म्हणून त्याला काय असतं की नुसत्या तालमीतून न जाता बरोबर सरावातून जावं लागतं मांडताना आणि त्यामुळे काय होतं की त्या प्रत्येकाची इंडिव्हिज्युअलिटी आपोआप तयार होते कारण ठेका समजा मागे पुढे पाव कमी जास्त हे झाली तर त्याला ताबडतोब ऍडजस्ट करायला सहजपणे जमलं पाहिजे कसे सुख आता मी लय वाढवतो ऑडियन्स पाहून जशी हे असेल त्यावेळेला त्याने ते बोलायचं आहे तो फॉर्म पक्का करून हे त्याच्यातलं शिष्याला ती तेवढी परवानगी नाही कारण गुरु बसलेले आहेत तर त्याने तेच बरोबर करायला पाहिजे होता त्यातल्या त्यात पण तरी त्याच्याची जी क्रिएटिव्हिटी तो त्याचाच गुरु पाहणार की याने यावेळेला वेळेला ॲडजस्टमेंट किती केलं आहे आणि नंतर मग त्याची सुधारणा करणार का कारण त्यावर एकाच वेळेला धोरण लईचं धोरण ठेवावं लागतं आशाचं स्वतःचं श्वासाचं धोरण ठेवावं लागतं आवाज ठीक नसतो तर काय करायचं आता ही एक आस्थाही झाली मी दुसरी असंही घेतो ती त्या मानाने कमी पॉप्युलर आहे परियो पाय परियो पाय वडे आता इथे शब्द काय परियो आता पा की भाषा एक मी जवान म्हटली ना ती त्या त्या प्रांतातली जब आहे ती ती त्या ख्याला ख्याल गाण्याला ती जा अत्यंत चुस्त बसली लक्षात म्हणून ते डेव्हलप झाले परियो पायो रे मोरे नायो रे पी मुझे आज की रैन आन जब ले परियो पायो हो निस जागली हाँ निस जागली ते ये हो माए ले हो बलैया गरवा लगा ले अच्छा, परियो ball. John. इथे काय आहे इथे जरा मुश्किल आहे इथे इथे प्रार्थना नाही आहे त्याच्यातली जागा थोड्या आले आहेत कवन ढंग टोळा तशी जी पण माझी माझा हे दाव वर्जन दाव रे सजनी तू तो इतरात रात बीती जात मान छांड उठी तेरी बल ले हूँ सोट लगा रही घाट सवट लगा रही घाट कवन ढंग तोरा अच्छी समझो कवन आवाज़ ही ठीक नहीं लगे

सुरू घातलं ना तू तू इथे आखडून बसलेला आहे इथे राहतो म्हणजे विजय हे करून आणि रात पिठी जात ते इथे राहत तर समजत नव्हता इथे इथे कारण ते अपभ्रंश होतात शिकताना ीतराच रात राहिलो नाही आठवण करायला त्याचं माझ्या लक्षण मान छांड टेरी लक्षण का बल ले हो सोट लगा रही सावट लगा रही रात आणि ती घाट करते तर तू लवकर जाऊन हे कर तू तिथे सखीचा हे करते काय तुझा ढंग तोरा लागो ना आलं त्यामुळे पाहता ते प्रत्येक जागा कशी बॅलन्स आली आता याचं कौतुक नाही ते करायचं बिहाग म्हणून नाही Go on, uh, 사 शिजायत त्या आमचं वर्जन आहे काय आमच्या मध्ये तीव्र मध्यम काढलेला बिहाग नाही आहे कारण जास्त तर मध्यम तीव्राची एवढी जी मजा आहे ती का घालवली असते कारण काय होतं तो निशाशी संवाद करतोय सांगा काय नाहीतर ही मिळाली नसती जागा कारण माझ्याकडे जेवढे चीज आहेत हे आहेत तुमचे खालनुमे आहेत प्रत्येक ठिकाणी तराने आहेत प्रत्येक ठिकाणी मध्यम तीव्राचा अत्यंत सुंदर उपयोग केलेला आहे ते सौंदर्य घालून हाताने का आहे करायचं म्हणजे हा हो कारण हे काही कोण कोणती भाषा कोणी असं याने एका अकॅडमिकली ठरवली नाही हा ते एकदा एकदा प्रभाव एकदा एखादी भाषा प्र प्रौढ होते मग ती प्रचारात येते मुद्दाम त्याच्यामध्ये एक अवठरल्यासारखं वागायचं हे आमच्या गॅलरीला मान्य नाही तशा हां तशा आमच्याकडे चीज आहेत ह्याच्या सुद्धा आहेत पहा मी नंतर ऐकून तुम्हाला नंतर नंतर ऐकून कारण का इतकं हे काय की छोटा छोटा <laughs> अतः अच्छा, लालन लालनमय का क्या अबहो लालनमय सटलच्या गटीसारखं झालंय बोलणं येत नाही त्याचं लालन लालनमय का लालन लालनमय का अबहो क्या आमची टाली नाही ललनमका जुगे गा तु मिलन तरफ जिया तर्पया आरसे हा करस अप हो हा उमग नैना बारी उम नैन बार षि सां जल लॻे जिया करस

अब हो में का ना त्याची चालही निराळी अब का चलन अब हो आहे ह्याच्यात रंग नाही आता ह्याच्यात नाही काय कारण ज्या लोकांना नाही मिळालं त्याने मग हो लावलं नाही केलं त्याच्यातलं जे रंग आहे त्या का तो मिळाला कठीण जातो अब हो लालन अब हो लालन मैका जुग में

Oh. अप जिया अब हो अब हो अब हो तलन में का अब हो तलन में का हो, चाल आ जसे पाण्यात सूर मारतात ना तर त्याप्रमाणे तो पक्षी उभे करताना हळूहळू हळू ते कंट्रोल करतोय आणि त्याच्यात असं धक्का न लागता पाण्यात हे अमर मिलन को तरप तरप जिया तरप तरप जिया तरते गए तुम्हारे मिलन को तरप तरप जिया गमकेच अक्षर घ्यायची का आणि ती गमक सुद्धा एक नुसत्या एक दोन त्या गो आठ जशा ताना आहेत त्या पटीत असतात तो साचा जर चुकला तर सम येत नाही पण इथे नाही हे ॲडजस्टेबल असतात जुग भेदा गेला तुम्हाला मेला नको तडप तडप या

बालम रे बालम रे मोरे असं नाही बालम रे बालम रे मोरे मन के बालम रे मोरे पण नीच पियर बालमुरे मोरे मन की चित माझ्या मनाचे चिंतन झालंय आणि आपली प्रिय मीच म्हणजे आपली मैत्री ती होऊन दे बाल अंतरा उगीच लांब नाही हो. होवन देवा म्हणजे सांगितलं की ज्यावेळी तुम्ही बारकाईने चांगल्या व्यव माणसाकडून घेऊन तिची परीक्षा करता मग कट लावला तर प्रत्येक अंग असं मोजकण व्यवस्थित व्यवस्थित पाहिजे असतं आणि ते या याच्यात दिसतं म्हणून आम्ही त्याच्या आजच्या यंत्राला महत्त्व देतो कारण हे बसल्याशिवाय तुमचा विस्तार त्या दृष्टीने तितका फाईन येऊ शकत नाही का आलापताना हे काय कोणताही रियाज कोण कशालाही जोडता येतो तो सूरमंडळावर सुद्धा वाचतो का एकदा तिरखा म्हणाला की अरे वो काय म्हणतात त्याला काय ते वाजवतात ते संतूर संतूर तो उसमे चुवा मालकंस और चुवा भागा बजेगा तसा गळा एकदा तुम्ही त्याच्यासारखा ट्यून केला वर खाली कुठे एक दहा मिनिटं करा दीड तास करा तो तो मालकोसच वाढणार आहे तसा संतूर झालाय वेळाचा त्यामुळे ह्या गोष्ट काही इथे काय असतं सूर लावायचं असत आणि त्याच्यावर उच्चारा सकट त्याचे मॉड्युलेशन पाहिजे असतं बालम रे आता हे कसं येईल बालम रे बालम रे मोरे मन की मोरे मन की बाल मोरे मन आहे सुटलं मोरे मन की चीत होवन दे होवन दे मीच पियर

तब्येत जरा गडबड आहे जरा वेळ लागतो मला आता एक होळी आहे दुसरी त्याचे दहा दिन दहा तीन दहा तीन थोडी एक मूळ दाखवतो धागा पकडायला मिळत नाही त्या कानानं मला नीट ऐकू येत नाही एकाच पुढे नाही मग बदलून बदलून हे तिकडे काही मेजवलं तुम्ही बदलून काय होतं तिकडचा बॅलन्स जातो ना त्याचा ठेका मैना 好，拜拜。 वर्षाची रेकॉर्ड जर ऐकली तर त्या अंतरामध्ये त्या होळीमध्ये लय वाढवली आहे बा ऐस होरे ऐस होरी को ना हा मध्ये शब्द किती थोडे टाकले आता पापड आणि मला Kila टकमारत गेंदवा टक टक मारत गेंदवा मला शंभर नीट वाढवा फक्त कसं तरी मागे पुढे होतं एक सारखा एक जागा हलवू नये पाण्यात जाऊन डिस्टन्स हल्लेलं इकडे तिकडे केलं की हे होतं डिस्टर्ब आणि मायक्रोफोनशिवाय डिस्टर्ब होतं रे दे गडला तेवढ्या सगळं सगळा होतो दे अशी ती अत्यंत सुंदर अशी चीज आहे तिथे काय झालं प्यारे दे म्हणजे हा पंजाबी उच्चार आलेला आहे हिंदी मिश्र कारण ती जागा अशी आहे की कधी कधी आपण हिंदी मिश्र पंजाबी मिश्र मा काय का विशेषतः मथुराच्या भाषेचा मुरली भाषा त्याचं मिश्र असं मिश्रण आहे ते प्यारे दे ते प्यारे के प्यारे के घर लागे वा तदन जानो दुःख केते वार गया आता प्रियकर येतील का ज्यावेळी मी त्यांना मिठी मारीन त्या माझं दुःख कितीतरी केते वार गया जब प्यारे दे घर लागे हा जब हा अंत दोन्ही ठिकाणी अंतरामध्ये ठेवलेला आहे आणि तो विशिष्ट प्रक्रिया आहे आणि तिथे लक्ष द्यावं लागतं आता हे पहा त्या घर लागे या रंगीले ढोलन मिलिए सुख रंग ढोलन अमृतीय कर मिलते सुख नित नित नया जब जपाशिवाय पुरी होत नाही जपा हो सदा रंगीला ढो सुख नीट नीट नया असं मला लावेल हो सदा रंगील ढोलन मिलिय सुख वाटते मी नुस घेतो सुगर बना ही अशीच पेज आहे सुगर बना तसं नसलं हा सुद्धा एक बना आहे म्हणजे नवरदेवाचं कौतुक आहे सुगर सुगर God. त्या षड्जावर पुढे उभा केला वेळेला लग्नाच्या वेळेला औरंगजेबाच्या नातवाला आशीर्वाद दिलाय चर जुगाजी करोड बरस सोय आजमा चरचर जुग जीव साई आजम नंदन आणि जोलो धरणे धरने जोपर्यंत धरणीवर ध्रुवन तारा आहे तोपर्यंत चरचर जुग चर चर चर जुग जीव करो बरसा साई को त्याच्यातला हे ऐकवतो ख्यालनुमा पण या ख्यालनुमामध्ये हे सुद्धा अक्षर फारशी जास्त आहेत अष्टाईमध्ये नंतर नसतं पण या याच्यामध्ये आहे याड मऊ याला षडजावर सगळी आणि सगळं बीन वाजते या çeşmesi आधा कप जादा नाही कारण परवाने मला झोप नाही आली सगळ्यात गोंधळ झाले आता याच्यातली आमची पॉप्युलरची जे सपने मी आहे ते ऐकवतो याच्यात काय वेळ हा असा मांडला की शब्द शब्दसुद्धा जास्त आणि हा एक वैशिष्ट्यपूर्वक रचलेला आहे या रे मो काय लाट माझा आवाज पकडत नाही ना तर याच्यातली स्पंदन आहेत या रे मो या no. Saprà bene, ma con மகன் ஆர ஜோதாரம் ஆர ஜோதாரம் ஜோதாக்கே துத்தவாயி चश्मे से बार तर ही आमची चीज आहे सपने में सपने में सपने में आए आता सदा रंगील ये भेटन को माय पकड़ना सके रे पलव घर गए काव्याचा डिस्टन्स सुद्धा कल्पना काय सपने में आए जब से पिया कल बिगड़ गई जळसा आणि तेवढेच म्हणजे डोळे उघडले हो जो जाऊ सदा रंगील त्या ह्याला भेटायच्यासाठी स्वप्न हे करतो आणि डोळेच उघडले आणि माझी पलच उघडले तेवढे डोळे उघडले जो सदा रंगील मला मिळत नाहीत मला सापडत नाही आज मी तुम्हाला अशी पॉप्युलर झालेली होडी ऐकवतो जास्त गावत नाही आहे एक म्हणजे ठुमरी ग्वाल्हेरची तटया गाठ असे केसरबाई फार मानत होत्या तटया म्हणून होती नाव ऐकलं असेल का आणि हे जे काही पिया सुन वगैरे जे होऊन गेले त्यांच्या अगोदर एक सुंदर म्हणून होता तो काही लखनौच्या दरबारात नव्हता त्याची सीज आहे थोडा नमुना ऐकवतो ढंग एक ढंग आहे कशकत मशकट तोरी चलत चार कसकट मशकट गोरी चलत पंजाबी टीचार का त्याला थोडी सारंगी आणि सगळा शाट पाहिजे तबडजींची सुद्धा थोडीशी सवय व्हायरल पण याने कधी ऐकलेच नाही काय का याच्यावर थोडीशी बसवून थोडीशी हे कर कारण काय ते ना शब्द एवढे नाजूक आहेत नुसते आहे का कष्ट मस्त कष्ट चलत कष्ट मस्त कष्ट item all you get it. All unique is it. So we travel the घेऊन ठेवलेली आहे काही अनु नमुना नैना रसीदे जो मन मटवा बनमटवाले सुंदर कहत गोरी अचल समाल हे ललनप्रिया वगैरे यांच्या याच्यातल्या त्याच्या अगोदर ही ठेवली आहे सुंदर हा त्यांच्या अगोदर होऊन गेला हो मी ती घेऊन नाही आता पहा काय झालं इथे ठुमऱ्या ज्या गायला गेल्यात त्याचे स्वरूप आता पहा राधानंद कुमार समुदाय राहील आता ही चीज आहे ह्याची फक्त अस्थायीतला अर्धा भागच म्हटला जातो आणि तो त्याची लय नाही आहे అంటే హోడీ అయితే అట్లా అయితే ఒరిజినల్ మీద అయిపోతున్నా రాధా నా No. तत् जवाब पहिए ए होरी खेलो फगन रुत आ कजी पुरी होते होळी खेलो फागण ऋत आहे रे